अंघोळ केली का केली तोळ्याने फाटपा मला पुढे श्रद्धा तर लवकर आटपा बरं, पूर्वेकडे तोंड करा हा. हा केशवान तांब्याच्या पाणी भांड्यात काढून घ्या भांड्यानंतर पळीत घ्या घेतलं. पळीनंतर उजव्या हातावर घेऊन तीन वेळेला काटावं हा. केशवायन वा नारायण वा माधवायन वा गोविंदान वा लक्ष्मीन वा मधुसूदन वा श्रीकृष्णमायन वा हर ये नमः अरे अर्घ्यम समर्पयामी मम म्हणाव मम मला सुटी होती परप्राप्त हाता हाताला हात लावावा हाताला हात माझ्या नव्हे तुमच्या स्वतःच्या डाव्या हाताला उजवात लावा आणि नमस्कार करा देवाला नमस्कार करायचा हाताला हात लावा त्या ठेवा नावा नवे उजवा उजवा ठेवा त्याला मुख्य विष्णू कंठस्थ समस्त्रिता मोरे तिथे देवता धनवा गंधा तांब्याची पूजा करावी दक्षता फुल करावं असं नाही का असं नाही गंध गंध श्रीखंडन चंदन श्रीखंड करायला सांगा श्रीखंडन चंदन तांड हळद आहे का हळद नसेल तर कुंकू घालावं कुंकू आहे का नाही कुंकू नसतं तर हळद घालावी धुणी नसतं तर अर्घ्यम वरपयामी नारिकेल फलम सवरवया नारळ नाही दिसतो आणलेला नारळ आणला नाही बाजारात काय पडतं नारळाला गडबड विसरलो म्हणा बाजारात काय पडतं बाजारात नारळाला आणली पाच पैसे बार सहा पैसे ठेवून द्या रोख ठेवून द्या नारिकेल फलम सवरवया मी सुवर्ण पुष्प दक्षिणार्थे सुटे पैसे चोरीचे नाही आणले सुटे पैसे मिळाले नाही बाजारात काय पडतं बाजारात काय सुट्या ना आठ पैसे मिळतात हा. रुपये ठेवून द्या सुवर्ण पुष्प दक्षिणार्थे सुटे पैसे नंतर रुपये ठेवून द्या घंटा नारम सूर्यात घंटा बडवावी हे करून हे करावं हे करून हे म्हणजे अपचन करून पाणी सांडावं करा केशवाय पूजा करावी पंचामृत करा स्नान आम्ही दूध घाला दूध आणलेलं नाही पाणी बरं पाणी घाला तरी आम्ही मधुस्नान मध आहे का मग साखर गुळ काही नाही पाणी घालतो पाणी घाला आणि शाळीग्राम ठेवून दे नाही सांगायचं म्हणजे असं गडबडीत काय बरं असू देवासाठी सुपारी ठेवून सुपारी नाही खांड ना रे सबन सुपारी नाही सबन सुपारी नाही काय करायची सबन नाही बरं ते ते अक्षधाम समरा पण आम्ही दुपारचे अक्षधाम सर दुपारचे अक्षधाम विद्यार्थी भक्त बोलतो भाव विद्यार्थी शिवराज कथा घेऊन बर मगाच्याच गुळाचा नैवेद्यम नैवेद्य मध्ये पाणी समर्पयामी नैवेद्याच्या मधोमध पाणी होतावं उत्तरापोषणम म्हणतो उठून भरावं आपल्या वतीन चक्र महाराजात प्रदक्षिणा समर्पयामी प्रदक्षिणार्थे दक्षिणा समर्पयामी या लोकांच्या पाणी सकाळी किती सांगितलं आणि पाणी म्हणजे तुमची प्रदक्षिण पदे पदे आपल्या कुटुंबे जगत प्रदक्षिणार्थे दक्षिणाम समर्पयान अपचन करा नमस्कार करावा प्रथम भटजीला करा नंतर देवाला करावा समिंद्रे नमदा सतम राजा विलक्षण घेजाय देवा अंबाबाईच्या बाबुलनाथाच्या देवळातील కడి సాకరే సాక్షరామనా వే దేవా జ్ఞావరుణుడు పాట సపతి కేశవాయ నమ అప్పచంద్ర కేశవాయ